यग साळू जीवन जाळू यग यग साळू जीवन गजाळू माझं जीवन गजाळू नग होर पळू नग इंगळाशी खेळू नग होर पळू नग इंगळाशी खेळू अरे इंगळाशी खेळू अरा जरा समजून सांगा या छोकरीला मी पाटलाच्या वाड्या ह चाकरीला जरा समजून सांगा या छोकरीला मी पाटलाच्या वाड्या ह चाकरीला तुझ्या घरात नाही भाकरीला मन पाटलाच्या वाड्यावर साखरेला तुझ्या घरात पीठ नाही भाकरी माझी तुझ्या पत्त्याला तिडा साऱ्या गावाला पिडा तुझा रुबाब साधा पोकाळ नाही घरात फाट किंवा काळ तुझा रुबाब साधा पोकाळ नाही घरात फाट किंवा काळ शर्टाला कालर असती होय मी मांडवाला झालर बर मग शर्टाला कालर मांडवाला झालर पिप्पाणी पाणी वाजले मोर तुझ हळदीन मागत्याल घाल गोर अग पाणी वाजले दारामोर तुझ हळदीन मागत्याल घाल गोर समजून सांगा या छोकरीला मी पाटलाच्या वाड्या व्हायचा चाकरीला तुझ्या घरात पीठ नाही भाकरीला पण पाटलाच्या वाड्या व्हायचा चाकरीला जात येऊ नग नग माझ्या माग माग बस मस बाहून माळावर लोक लावतील तोंडाला शेंदूर बस मस बाहून माळावर लोक लावतील तोंडाला शेंदूर नग चिडवू मला करा अगं पाटल्या गडवीन तुला नग मला चिडबू मला पाटल्या खडबीन तुला नव लुगड घेतो येत्या बेंद्राला माझ्या लाडक्या लाडक्या सुंदराला नव लुगड घेतो येत्या बेंद्राला माझ्या लाडक्या लाडक्या सुंदराला वळू सांगा छोकरीला मी पाटलाच्या वाड्या आहे चाकरीला तुझ्या घरात पीठ नाही भाकरीला पण पाटलाच्या वाड्या आहे चाकरीला

दावतो तुला मर्दानी गप गुमान चल माझ्या बायकोवानी अग हिसका दावतो तुला मर्दानी गप गुमान चल मज बायकोवानी जोडीन दुधाच्या एकरीला चाकरीला सोडीन दुधाच्या एकरीला तू जाऊ नग पाटलाच्या चाकरीला सोडीन दुधाच्या एकरीला तू जाऊ नग पाटलाच्या चाकरीला सोडीन दुधाच्या एकरीला तू जाऊ नग पाटलाच्या चाकरीला सोडीन दुधाच्या एकरीला